नये فأتبعهم فرعون بجنوده فغشيهم من اليم ما غشيهم وأضل فرعون قومه وما هدى पाठीमागून फिरवून आपलं सैन्य घेऊन आला आणि मग समुद्र त्यांच्यावर आच्छादित झाला जसं की आच्छादित होणंच यथायोग्य होतं फिरवून आपल्या लोकांना मार्गभ्रष्टच केलं होतं काही खरं मार्गदर्शन केलं नव्हतं يا بني إسرائيل قد أنجيناكم عدوكم وواعدناكم وواعدناكم جانب الطور الأيمن ونزلنا عليكم المن والسلوى كلوا من طيبات ما رزقناكم ولا تطعوا فيه فيحل عليكم غضبي ومن يحلل عليه غضبي فقد هوى وإني لغفار हे बनी जाईल आम्ही तुम्हाला तुमच्या शत्रूपासून मुक्ती दिली आणि तूर पर्वताच्या उजव्या बाजूला तुमच्या हजेरीसाठी वेळ निश्चित केली आणि तुम्हावर बन्न आणि सलवा उतरवले खा आम्ही दिलेलं शुद्ध अन्न आणि ते खाऊन शिरजोरी करू नका नाहीतर तुम्हावर माझा प्रकोप कोसळेल आणि ज्याच्यावर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 जाऊन त्यानं सांगितलं हे माझ्या जाती बांधवांनो तुमच्या रबनं तुमच्याशी चांगले वायदे केले नव्हते काय तुम्हाला दिवसगत झाले आहेत काय अथवा तुम्ही आपल्या रबचा प्रकोपच आपल्यावर ओढून घेऊ इच्छित होता की तुम्ही माझ्याशी वचनभंग केलं قالوا ما أخلفنا موعدك بملكنا ولكننا حملنا أوزارا من زينة القوم ولكننا حملنا أوزارا من زينة القوم فقذفناها فكذلك ألقى السامري فأخرج لهم عجلا جسدا له خوار فقالوا هذا إلهكم وإله موسى فنسي त्यांनी उत्तर दिलं आम्ही आपल्याशी वचन विरोध काही स्वाधिकारानं केला नाही मामला असा झाला की लोकांच्या दागिन्यांच्या वजानं आम्ही लादलो होतो आणि आम्ही बस त्यांना फेकून दिलं होतं मग अशाच प्रकारे सामरीने देखील काही टाकलं आणि त्यांच्यासाठी एका वासराची मूर्ती बनवून बाहेर आणली जिच्यातून बैलासारखा आवाज निघत होता लोक ओरडले हाच आहे तुमचा ईश्वर आणि मुसा अल इस्लामचा ईश्वर मुसा अल इस्लामला याचा विसर पडला أفلا يرون ألا يرجع إليهم قولا काय ते पाहत नव्हते की तो त्यांच्या बोलण्याचं उत्तरही देत नाही आणि त्यांच्या लाभहानीचा काही अधिकार देखील राखत नाही हारून अल इस्लामनं मुसा अल इस्लामच्या आगमनापूर्वी त्यांना सांगून टाकलं होतं की लोक हो तुम्ही याच्यामुळे उपद्रवात सापडला आहात तुमचा रब तर रहमान पण गायव आहे म्हणून तुम्ही माझं अनुकरण करा आणि माझं म्हणणं मान्य करा परंतु त्यांनी त्याला सांगितलं आम्ही तर याचीच पूजा करत राहू जोपर्यंत की मुसा अल इस्लाम आमच्यात परत येत नाहीत قال يا هارون ما منعك إذ رأيتهم ضلوا ألا تتبعني أفعصيت أمري قال يا ابن أم لا تأخذ بلحيتي ولا برأسي मुसा अल इस्लाम आपल्या लोकांना दरडवल्यानंतर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 الله الذي لا إله إلا هو وسع كل شيء علما मुसा इस्लामनं सांगितलं आणि सामरी तुझा काय मानला आहे त्यानं उत्तर दिलं मी ती गोष्ट पाहिली जी या लोकांना दिसली नाही मग मी प्रेषिताच्या पदचिन्हापासून एक मूठ भरून उचलली आणि ती टाकली माझ्या मनानं मला काही असंच सुचवलं सांगणं सांगितलं बरं तर जा आता आजीवन तुला हेच ओरडावं लागणार आहे की मला स्पर्श करू नका आणि तुझ्यासाठी जाग विचारण्याची एक घटका निश्चित आहे जी तुझ्यापासून कदापि टळणार नाही आणि पहा आपल्या या देवाकडे ज्यावर तू भरला होतास आम्ही आता याला जळून टाकू आणि चक्का चूर करून नदीत प्रवाहित करू लोक हो तुमचा परमेश्वर तर केवळ एक अल्लाहच आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणी ईश्वर नाही प्रत्येक वस्तूवर त्याचं ज्ञान व्याप्त आहे كذلك نقص عليك من أنباء ما قد سبق وقد آتيناك من لدنا ذكرا من أعرض عنه فإنه يحمل يوم القيامة وزرا पैगंबर सल्लेला वसलम अशा प्रकारे आम्ही पूर्वी घडलेल्या प्रसंगांच्या वार्ता तुम्हाला ऐकत आहोत आणि आम्ही खास आपल्यापासून तुम्हाला एक उपदेश पाठ जिक्र प्रदान केला आहे जो कोणी यापासून पराडमुख होईल तो कयामाच्या दिवशी पापाचं भयंकर उचलेल आणि असे सर्व लोक सदैव त्याच्या अरिष्टात गुरफटून राहतील आणि कयामाच्या दिवशी त्यांच्यासाठी या अपराधाच्या जबाबदारीचं ओझं भयंकर त्रासदायक ओझ असेल त्या दिवशी की जेव्हा शिंग फुंकलं जाईल आणि आम्ही अपराध्यांना अशा स्थितीत घेऊन आणू की त्यांचे डोळे भीतीमुळे थिजले असतील आपापसात हळूहळू म्हणतील की जगात तुम्ही मुश्किलीनं काही दहाच दिवस घालवले असतील نحن أعلم بما يقولون إذ يقول أمثلهم طريقة إن لبثتم إلا يوما आम्हालाच माहीत आहे की ते काय बोलत असतील आम्हाला हे देखील माहीत आहे की त्यावेळी त्यांच्यापैकी जो जास्तीत जास्त जपून अंदाज लावणारा असेल तो म्हणेल की नव्हे तुमचं जगातील जीवन केवळ एका दिवसाचं होतं हे लोक तुम्हाला विचारतात की बरं त्या दिवशी हे पर्वत जातील तरी कुठे सांगा की माझा रब त्यांना धूळ बनवून उडून देईल आणि पृथ्वीला असा सपाट सुरळीत मैदान बनवून टाकील की त्यात तुम्हाला एखादा सुद्धा वळसा आणि सुरकुती दिसणार नाही يومئذ يتبعون لا عوج له وخشعت الأصوات للرحمن فلا تسمع إلا همسا يومئذ لا تنفع الشفاعة إلا من أذن له रस्त्यावर सहज चालत येतील कोणी थोडा सुद्धा ताटपणा दाखवू शकणार नाही आणि आवाज रहमानच्या पुढे दबून जातील एका सुस्कारा व्यतिरिक्त तुम्हाला काहीही ऐकू येणार नाही त्या दिवशी शिफारस उपयुक्त ठरणार नाही याशिवाय की एखाद्याला रहमाननं तशी परवानगी द्यावी आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेणं पसंत करावं तो लोकांची मागील पुढील सर्व स्थिती जाणतो आणि दुसऱ्यांना त्याचं पोट ज्ञान नाही लोकांचे शिर त्या चिरंजीव आणि चिरस्थायीच्या समोर नम्र होतील निष्फळ ठरेल तो ज्यानं त्यावेळी एखाद्या जुलमाचं पाप उचललं असेल आणि कसल्याही जुलूम अथवा हक्क मारला जाण्याची भीती नसेल त्या व्यक्तीला जो सत्कृत्य करेल आणि याचबरोबर तो इमानधारक सुद्धा असेल وكذلك أنزلناه قرآنا عربيا وصرفنا فيه من الوعيد لعلهم لعلهم يتقون أو يحدث لهم ذكرا आणि हे पैगंबर सल्लेला वसलम अशाच प्रकारे आम्ही यांना अरबी कुराण बनवून उतरवलं आहे आणि यात वेगवेगळ्या प्रकारे बंदी दिल्या आहेत कदाचित या लोकांनी वक्र चालीपासून दूर राहावं अथवा त्यांच्यात काही शुद्धीवर येण्याची चिन्ह याच्यामुळे दिसावीत तर उच्च आणि श्रेष्ठ तर आहे अल्लाह खराब आशा आणि पहा कुराण पठणात काही करत जाऊ नका जोपर्यंत तुमच्याकडे त्याचं दिव्य प्रकटन परिपूर्ण गावाला पोहोचत नाही आणि प्रार्थना करा की हे पालन करत्या माझं ज्ञान वृद्धिंगत कर आदमला एक आज्ञा दिली होती परंतु तो विसरून गेला आणि आम्हाला त्याच्यात निर्धार आढळला नाही ती वेळ जेव्हा मी फरिस्तांना सांगितलं होतं की आदमला सजदा करा त्या सर्वांनी तर सजदा केला पण एक इब्लिस शैतान असा होता की नकार देऊन बसला त्यावर आम्ही आदमला सांगितलं की पहा हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वैरी आहे असं होतं का नये की त्याने तुम्हाला जन्मतमधून घालवून द्यावं आणि तुम्ही संकटात पडावं जेथे तर तुम्हाला अशा सुखसोयी उपलब्ध आहेत की तुम्ही उपाशी आणि लग्न राहतील आहे की तहान आणि ही तुम्हाला त्रास देत नाही श्रोत्यांना त्याला पुसलावलं म्हणू लागला हे आदम दाखवू का तुला ते झाड ज्याच्यापासून चिरंतन जीवन आणि अनश्वर राजसत्ता प्राप्त होते तर ते शेवटी त्या उभ्या त्या पतीपत्नीने त्या झाडाचं फळ खाऊन टाकलं परिणाम असा झाला की लगेच त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघड झाले आणि लागले ते स्वतःला स्वर्गाच्या पानांनी झाकायला आदम अली इस्लामनं आपल्या रबची अवैधना केली आणि सरळ मार्गापासून भरकटला नंतर त्याच्या रबनं त्याची निवड केली आणि त्याच्या पश्चातापाचा स्वीकार केला आणि त्याला मार्गदर्शन प्राप्त केलं दोघे पक्ष म्हणजे मानव आणि शैतान इथून खाली उतरा तुम्ही एकमेकाचे शत्रू राहाल आता जर माझ्याकडून एखादं मार्गदर्शन पोहोचलं तर जो कोणी माझ्या मार्गदर्शनाचं अनुसरण करेल तो भरकटणार नाही आणि दुर्भाग्यात गुरफटणार नाही आणि जो माझं जिक्र उपदेश पाठापासून तोंड फिरवेल त्याच्यासाठी त्याचं जीवन अडचणीचं होईल आणि कायमाच्या दिवशी आम्ही त्याला आंधळा बनवून उठवू قال رب لم حشرتني أعمى وقد كنت بصيرا पालन करता जगात तर मी डोळस होतो जिथे मला आंधळ मूल का उठवलं सर्वश्रेष्ठ अल्ला फरमावेल होय अशाच प्रकारे तर आमच्या आयतींना जेव्हा की त्या तुझ्यापाशी आल्या होत्या तू विसरला होतास त्याच प्रकारे आज तू विसरला जात आहेस अशा तऱ्हेनं आम्ही मर्यादेबाहेर जाणाऱ्यांना आणि आपल्या रथच्या आयतींना न मांडणाऱ्यांना जगात बदला देत असतो आणि अखेरचा प्रकोप अधिक तीव्र आणि अधिक दीर्घकालीन आहे مساكنهم إن في ذلك لآيات لأولي النهى मग काय त्या लोकांना इतिहासाच्या या ज्ञानं कोणतंही मार्गदर्शन मिळालं नाही की यांच्यापूर्वी कित्येक लोकसमुदायांना आम्ही नष्ट करून टाकला आहे ज्यांच्या उद्ध्वस्त वस्त्यांमध्ये हे आज वावरत आहेत वास्तविकत यांच्यात पुष्कळ निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे सद्बुद्धी बाळगणारे आहेत ولولا كلمة سبقت من ربك لكان لزاما وأجل مسمى فاصبر على ما يقولون وسبح بحمد ربك قبل طلوع الشمس وقبل غروبها وقبل غروبها ومن آناء الليل فسبح وأطراف النهار لعلك ترضى जर तुझ्या रबकडून पूर्वीच एक गोष्ट निश्चित केली गेली नसती आणि सवलतीची एक मुदत ठरवली गेली नसती तर अवश्य यांचा सुद्धा निकाल लावला गेला असता म्हणून हे पैगंबर सल्लेला वसलम ज्या गोष्टी हे रचत आहेत त्यावर संयम बाळगा आणि आपल्या रथच्या गौरव आणि स्तुती समवेत त्याचं पावित्र्य गान करा सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तापूर्वी आणि रात्रीच्या वेळी देखील पावित्र्य गान करा आणि दिवसाच्या मध्ये देखील कदाचित तुम्ही राजी व्हावं देखील देऊ नकोस लौकिक जीवनातील त्या वैभवाकडे जे आम्ही यापैकी विविध प्रकारच्या लोकांना देऊन ठेवलं आहे ते तर आम्ही त्यांची परीक्षा पाहण्यासाठी दिलं आहे आणि तुझ्या रबने दिलेली हलाल रोजी बेहतर आणि चिरस्थायी आहे आपल्या कुटुंबियांना नमाजचा आदेश द्या आणि स्वतः देखील त्याचं पालन करत राहा आम्ही तुमच्यापासून कसलीही रोजी इच्छित नाही रोजी तर आम्हीच तुम्हाला देत आहोत आणि परिणामी कल्याण तर ईश्वरतेसाठीच आहे आपल्या रबकडून एखादी निशाणी चमत्कार का आणत नाही आणि त्यांच्यापाशी पूर्वीच्या धर्मग्रंथाच्या सर्व शिकवणीचं वर्णन स्पष्टपणे आलं नाही का जर आम्ही त्याच्या येण्यापूर्वी त्यांना एखाद्या प्रकोपानं नष्ट केलं असतं तर मग या लोकांनी सांगितलं असतं की आमच्या पालनकर्त्या तू आमच्याकडे एखादा प्रेषित का पाठवला नाहीस की अपमानित होण्यापूर्वी आणि नामुष्की येण्या अगोदरच आम्ही तुझ्या ऐकींचं अनुसरण केलं असतं قل كل متربص فتربصوا हे पैगंबर सल्लेला वसलम यांना सांगा प्रत्येक जण कार्य परिणतीच्या प्रतीक्षेत आहे म्हणून आता प्रतिष्ठेत राहा लवकरच तुम्हाला कळेल की कोण सरळ मार्गावर चालणारे आहेत आणि कोण बोध लाभलेले आहेत